वादक आहेत श्रीयुत महादेवराव कावडकर ऐकूया तर मंडळी म्हसे या गावची कहाणी सांगणारा हा पोवाडा बहिरविकार धारि भरपूर घेतात शेतकरी आणि आता पाहिजे गोबर गॅस घरोघरी आता पाहिजे गोबर गॅस घरोघरी झाड लावून पाणी आपण पठार गावची कथा सांगणारा पोवाडा ऐकलात श्रीयुत नामदेवराव बेलसरे आणि सहकारी यांनी हा सादर केला होता मंडळी याबरोबरच आजचा कार्यक्रम संपला पुन्हा करण्यात आली होती कला प्रदर्शनात स्त्रियांचा मज्जा हे या लोकप्रकारांचं वैशिष्ट्य स्त्री ही रोल इथे पुरुष सांभाळतात साधारण नऊ ते अकरा किंवा याप्रमाणे पुरुष एका हातात टिपरी घेऊन एका ओळीत उभे राहतात मध्यभागी कृष्णाचं किंवा तत्सम एखादं दुसरं सोंग असतं त्यांच्या दोन्ही बाजूंना स्त्री वेशधारी पुरुष पात्रेत असतात यांच्या आधारानं लयबद्ध अशा हालचाली करीत एका टिपरीचा दुसऱ्या टिपरीवर आघात करीत नाचत राहते वाद्यांची लय हळूहळू जशी वेग घेते तसतशी या प्रकारांचा वेगही वाढत जातो सारे वादक रंगमंचाच्या एका बाजूला उभे असतात साधारणपणे दोन तीन ढोलकी ध्यान लाकडी बासरी हार्मोनियम तुंतुणं या वाद्यांचा प्रामुख्यानं उपयोग होत असतो रंगदलहित नृत्याची काही आर्थता पुरी झाली की रंगमंचावर येत ते अंगभर कंडुलिमाच्या डहाळ्या बांधून विचित्र विदूषकाचं पात्र वाद्यांच्या लयीतच या विदूषकाचाही मग नाथ होतो झाल्यानंतर येतो वक्रतुंड महाकाय गणपती रिद्धी सिद्धी अर्थातच त्याच्या सोबत असतात श्री गणपतीला खुर्ची किंवा तत्सम आसनावर बसवण्यात येतं वाद्य मेळसूर धरू लागतो गणपती स्तवनाचं गाणं बाजूच्या सिद्धीचं नृत्य इत्यादी रंजक प्रकार मागे होत राहतात गणपतीची स्थापना आणि मनोरंजन इत्यादी संपलं की विसर्जनाची वेळ येते यावेळी ब्राह्मण ब्राह्मणेतर किंवा स्पृश्य अस्पृश्य किंवा असंच ज्वलंत सामाजिक प्रश्न घेऊन एखादा नाट्यप्रसंगही उभा करण्यात येतो यानंतर गणपतीची पूजा आरती झाल्यानंतर विसर्जन केलं जातं गणपतीच्या विसर्जनानंतर रंगमंचावर येते बुद्धी ही साक्षात देवता असलेलं शारदेचं पात्र ग्रामीण भाषा बोलीत या शारदेची शारदा आपोआपच होऊन जाते ही शारदा म्हणजेच शारदा मोरावर बसून नृत्य करते असे प्रसंग दाखवले जातात पाठीवर मोर पिसारा बांधून ही शारदा नाचत राहते ना ना ना सरस्वती आणि श्री शारदा या देवदेवतांची अर्चना संपली की मग शारदेचं भारजा भ्रष्ट आणि हिडीस रूपात रंगमंचावर येत हिडीस हावभाव आणि अंगविक्षेप करीत राहतं त्याज्य निषिद्ध अशा सामाजिक रूढींचा धिक्कार करणारं काही नाट्यात्मक संवादही या ठिकाणी वापरले जातात त्याज्य गोष्टींचा निषेध कसा केला जातो यातच दंडारीचं खरं कसं दिसतं आणखी एक दैवत शंकर पार्वतीच्या रूपानं रंगमंचावर अवतीर्ण होत या अवनी तलावर शंकर पार्वतीचं कैलासाहून आगमन अवतरण होतं ते दुष्टांचा संवाद आणि सृष्टांचा परिपालन करण्यासाठी कलात्मकतेनं बनवलेली नंदीची तोंड वगैरे प्रदर्शनं आणि सजावट प्रेक्षणीय असते शिवशिवांगी उभं त्यांचं नृत्य सुरू होतं